छत्रपती शिवाजी महाराजांनी आपलं स्वराज्य उभारलं ते हजारो निदड्या छातीच्या आणि वेळप्रसंगी मृत्यूलाही हसत हसत कवटाळणी घालणाऱ्या मावळ्यांच्या जोरावर स्वराज्याचं स्वप्न साकार करण्यासाठी महाराष्ट्राच्या हजारो सुपुत्रांनी आपल्या प्राणाची आहुती अगदी हसत हसत दिली असाच महाराष्ट्राचा एक सुपुत्र होता शिवाजी काशेद आणि ही त्याचीच कहाणी दहा नोव्हेंबर एकोणीसशे एकोणसाठच्या आसपास महाराजांनी अफजल खानाचा वध केला पण त्यानंतर एक क्षणाचीही उसंत न करता अगदी विजेच्या चपळाईनं महाराजांनी विजापूरच्या आदिलशाही मुलकावर हल्ले सरवायला सुरुवात केली कितीतरी गड आपल्या ताब्यात घेतले अफजल खानाचा वध आणि त्यापाठोपाठ महाराजांच्या प्रचंड चढाईमुळं आदिलशाही पुरती हादरून गेली आता जर फार मोठी कृती केली नाही तर शिवाजी महाराज आपलं पूर्ण साम्राज्यच गिळंकृत करतील अशी भीती आदिलशहाला वाटली तेव्हा आदलशाही राजवटीनं दोन डाव खेळले पहिला डाव म्हणजे त्यांनी मुघलांशी संधान साधलं आणि दुसरा डाव म्हणजे प्रचंड सैन्यानिशी अत्यंत मुत्सद्दी व शूर अशा सिद्धी जौहरला चाळीस हजारांपेक्षाही जास्त फौज व आवश्यक ती युद्ध सामग्री घेऊन स्वराज्यावर चाल करण्यासाठी पाठवलं चिमुकल्या स्वराज्यावर आक्रमण करण्यासाठी दोन वादळं घोंगावत निघाली त्यापैकी एक वादळ होतं भारताचा शहनशहा औरंगजेबचा सख्खा मामा ज्याला प्रति औरंगजेब असंही म्हटलं जायचं तो शाहिस्ते खान दिल्लीवरनं लाखांची फौज घेऊन चिमुकल्या स्वराज्यावर आक्रमण करण्यासाठी निघाला तर दुसऱ्या बाजूनं सिद्धीजोवर चाळीस हजारांपेक्षाही मोठी फौज घेऊन स्वराज्यावर चाल करण्यासाठी निघाला डिसेंबरच्या महिन्यात महाराज पन्हाळगडावर होते महाराष्ट्रातल्या अनेक फितूर सरदारांना घेऊन सिद्धी जोहरनं पन्हाळगडाला वेढा टाकला सिद्धी जोहर हा आदिलशाहीचा आफ्रिकन म्हणजे हबशी सरदार होता अत्यंत क्रूर चतुर आणि मुत्सद्दी सिद्धी जोहर विजापूर दरबारातील एक महत्वाचं रत्न होतं त्यानं पन्हाळगडाभोवती असा वेडा टाकला की मुंगी शिरायलाही वाट उरली नाही पावला पावलांवर चौक्या उभारल्या आजूबाजूला सर्वत्र आपले गुप्त हेर पसरले आणि पन्हाळगडाभोवती रात्रंदिवस जागणारे पहारे बसवण्यात आले महाराज पन्हाळ्यावर अडकून पडले महाराजांनी पन्हाळगडाची कोंडी फोडण्यासाठी पुष्कळ प्रयत्न केले सिद्धी जोहर अत्यंत संयमी सुद्धा होता दि जोहरच्या अजगरी विळख्यात सह्याद्रीचा सिंह पुरता अडकलेला होता महाराजांच्या अडचणी दिवसेंदिवस वाढतच होत्या वेढा पडून तीन महिने झाले होते हुशार आणि मुत्सद्दी सिद्धी जोहरनं राजापूरकर टोपीवाल्या इंग्रजांना खूप सारा पैसा देऊन तोफाही भाड्यानं घेतल्या होत्या आणि ते नालायक हरामखोर गद्दार इंग्रज महाराजांचे उपकार विसरून आपलं युनियन जॅकचं निशानवरती चढून मोठ्या दिमाखात पन्हाळगडावर तोफांचे गोळे डागत होते एवढ्या अडचणी कमी पडल्या की काय म्हणून पन्हाळगडावर आणखी एक वाईट बातमी येऊन धडकली की शाहिस्ते खानानं पाऊन लाख फौजेसोबत पुण्यावर कब्जा केला आहे आणि विषारी सापासारखा शाहिस्ते खान शिवाजी महाराजांच्या लाल महालातच येऊन बसला आहे नियतीने महाराजांची अत्यंत कठोर सत्वपरीक्षा पाहण्याचं काम सुरू केलं होतं महाराजांच्या दुश्मनांची तर अशी खात्री झाली होती की या संकटांतून महाराज आता वाचूच शकत नाही आणि महाराजांचा खात्मा होणार अडचणीत सापडलेल्या महाराजांसमोर आशेचे फक्त दोनच किरण दिसत होते त्यातला पहिला किरण होता जर सरसेनापती नेतोजी पालकर सिद्धी जोहरच्या वेढ्याला खिंडार पाडण्यात यशस्वी झाले तर सुटकेचा थोडाफार मार्ग मिळू शकला असता आणि दुसरा आशेचा किरण असा होता जूनमध्ये पाऊस सुरू झाल्यानंतर सिद्धी जोहरचा विळखा थोडासा सैल होईल आणि त्याचा फायदा घेऊन महाराजांना निसटता येईल नेतोजी पालकरांनी पन्हाळगडाचा वेढा उठवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले पण त्यांचं मनुष्यबळ सैन्यबळ मुत्सद्दी सिद्धी जोहरच्या ताकदीसमोर अत्यंत तोटकं पडलं आणि त्यांना खूप वेळा माघार घ्यावी लागली नेतूजी पालकरांच्या अपयशांच्या बातम्या ऐकून महाराज व्यथित होत होते दुःखी होत होते आता मात्र त्यांच्यासमोर सुटकेसाठी पावसाची वाट पाहणं एवढाच एक उपाय शिल्लक राहिला होता बदाबदा मुसळधार पाऊस जूनमध्ये चालू झाला पण त्या पावसातही सिद्धी जोहरनं महाराजांची निराशा केली सिद्धी जोहरनं आपल्या चौक्या आणखी कडक केल्या भर पावसातही भर पावसातही त्याचे विश्वासू सैनिक डोक्यावर इरले घेऊन हातात भाले घेऊन जागता पहारा करू लागले अगदी पन्नास पावलांवर चौक्या बसवण्यात आल्या होत्या शिवाजी महाराज पावसाळी रात्रींमधल्या अंधाराचा फायदा घेऊन पोबारा करतील असा कयास सिद्धी जोहरचा होता म्हणून त्यानं डोळ्यात तेल घालून सर्वांना जागत राहण्याची तंबी दिली होती सिद्धी जोहरचा पहारा अत्यंत जागरूक आणि कडक होता रात्री अपरात्री स्वतः गडाभोवती फिरून दिजोवर पहारेकरी जागे असल्याची स्वतः खात्री करून घ्यायचा रात्री पहाऱ्यावर डुलकी घेणाऱ्या पहारेकऱ्यांची बिलकुल हायगय न करता त्यांना अतिशय कठोर शिक्षा दिली जायची महाराजांसमोर असलेले आशेचे दोन्हीही किरण अंधारात बदलले होते भयंकर अशा सिद्धी जोवर समोर नेतोजी पालकर आणि सह्याद्रीचा मुसळधार पाऊस यांनी दोघांनीही जणू काही हारच मानली होती आता मात्र महाराजांना स्वतःच यावर काहीतरी उपाययोजना करणं भागच होतं पन्हाळगडावरचा वेडा बसून आता जवळपास सहा महिने उलटत आले होते गडावरचा धनधान्याचा साठाही संपत चालला होता आता लवकर हालचाली करणं अत्यावश्यक होतं महाराजांनी सिद्धी जोहरसोबत तहाची बोलणी सुरू केली पण सिद्धी जोहर महाराजांच्या कल्पनेपेक्षाही अत्यंत चलाक होता सिद्धिजोगरनं शिवाजी महाराजांनी कुठल्याही अटीशिवाय आपल्यासमोर आत्मसमर्पण करावं ह्या अटीखेरीज तर कुठल्याही गोष्टीवर बोलण्यासाठी स्पष्ट नकार दिला सिद्धिजोवर समोर स्वतः आत्मसमर्पण करणं म्हणजे स्वतःहून खाईत उडी घेण्यासारखं होतं स्वराज्याचं स्वप्न स्वतः उद्ध्वस्त करण्यासारखं होतं मग महाराजांनी सुटकेसाठी एक योजना बनवली अत्यंत धाडसी आणि जोखमीची ही योजना होती महाराजांनी सिद्धी जोहरला असा निरोप पाठवला की उद्या सकाळी मी तुमच्या विनाशर्त स्वाधीन होण्यासाठी येत आहे ही आनंदाची बातमी ऐकून सिद्धी जोहर आणि त्याच्या सहा महिने रात्रंदिवस पहाऱ्यावर असलेल्या सैनिकांमध्ये आनंद पसरला आणि त्यांच्या पहाऱ्यामध्ये थोडीशी ढिलाई आली पण शिवाजी महाराजांची चलाखी पुरती ओळखून असलेल्या सिद्धी जोहरनं आपल्या गुप्तहेरांना आणि पहारेकऱ्यांना तसंच पूर्वीसारखे जागते पहारे देण्याबद्दल सक्त फरमान दिलं आदल्या दिवशी रात्री मुसळधार पाऊस कोसळत होता आणि त्यावेळेस दोन पालख्या तयार होत होत्या एका पालखीत महाराज स्वतः बसून सहाशे मावळ्यांसोबत विशाळगड गाठणार होते तर दुसऱ्या पालखीत महाराजांचा तोतया बसून स्वतःहून मृत्यूला कवटाळणी घालण्यासाठी दहा बारा जणांसोबत स्वतः सिद्धी जोहरच्या सैनिकांच्या ताब्यात पडून पकडला जाणार होता न्हाळा ते विशाळगड हे अंतर सुमारे साठ तासांचं होतं एक एक मिनिट महत्त्वाचा होता आजूबाजूला चाळीस हजारांची फौज होती गुप्तहेरांचं प्रचंड मोठं चौकस जाळं होतं तर महाराजांच्या तोतयावर ही जबाबदारी होती की सिद्धी जोहरचं सैन्य जास्तीत जास्त काळापर्यंत गुंतवून ठेवणं महाराजांचा तोतया बनण्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा नाव पुढं आलं ते शिवा शिवाकाशीचा शिवा जन्म पन्हाळगडाच्या पायथ्याशी असलेल्या नेबापूर गावात एका नाभिक नावी समाजात झाला होता दांडपट्टा तलवार आणि अनेक शस्त्रांना चालवण्यात वाकबगार असलेला शिवाकाशीत महाराजांचा निस्सीम भक्त होता खरं तर शिवाकाशीतचं खरं नाव काहीतरी वेगळंच होतं पण महाराजांचा निस्सीम भक्त असल्यामुळं त्याचं नाव शिवाजी हे लोकांनीच ठेवलं होतं त्याचं खरं नाव आजही इतिहासाला माहीत नाही अभिनय करण्यात पारंगत असणाऱ्या आणि अत्यंत हुशार अशा शिवानं शिवाजी महाराजांसारखीच दाढीही राखली होती जेव्हा मावळ्यांनी शिवाजी महाराजांचा तोतया बनण्यासाठी शिवा काशीदचं नाव पुढं केलं त्यावेळी शिवाला अतिशय हर्षोल्लास झाला आनंदानं तो महाराजांच्या समोर मुजरा करून उभा राहिला स्वतःचा शेवट काय होणार हे माहीत असूनही अत्यंत आनंदानं स्वराज्याच्या रक्षणासाठी पुढे होणाऱ्या शिवाला पाहून छत्रपती गहिवरले त्यांनी शिवा काशीदला आपल्या गळ्याशी भेट दिली त्याच्या जन्माचं सार्थक झालं महाराजांनी त्याला आपला भरसरी पोशाख घालण्यासाठी दिला आणि माता भवानीची कवड्यांची माळ जेव्हा स्वतःच्या हातानं शिवाच्या गळ्यात घातली तेव्हा मात्र शिवाच्या डोळ्यातून आनंदाचे अश्रूच वाहू लागले आणि मग ठरल्याप्रमाणे महाराजांची पालखी आणि शिवाकाशीच्या दोन्ही पालख्या थोडंसं अंतर ठेवून निघाल्या शिवाकाशीतची पालखी मुद्दामहून घुटमळत आणि कमी वेगानं चालवण्यात आली होती की जेणेकरून ती सिद्धी जौहरच्या पहारेकऱ्यांच्या ताब्यात पडावी गडाच्या पायथ्याशी एका ठिकाणी दोन चौक्यांमधलं अंतर थोडंसं जास्त म्हणजे पन्नास पावलांऐवजी शंभर दीडशे पावलं इतकं होतं दोन्ही पालख्या त्या अंतरामधून पुढे निघाल्या जरी चौक्यांमधनं निसटणं सोपं होतं तरीही गुप्तहेरांच्या तडाख्यातून आणि गस्तीवरील पहारेकऱ्यांच्या कचाट्यातून सुटणं अत्यंत अवघड होतं आणि झालंही तसंच गस्तीच्या पहारेकऱ्यांनी वर्दी दिली एकच गोंधळ उडाला महाराजांची पालखी वेगानं पुढं निघून गेली आणि शिवाकाशीची पालखी मुद्दामूनच घुटमळत कमी वेगानं पळू लागली महाराजांच्या मुख्य पालखीवरून लक्ष हटवण्यासाठी शिवाकाशीच्या पालखीसोबत असणाऱ्या माणसांनी हातात पेटत्या मशाली घेतल्या होत्या की जेणेकरून शिवाकाशीची पालखी पकडली जावी आणि महाराजांना पुरेसा वेळ मिळावा आणि मग काय अपेक्षेप्रमाणेच शिवाकाशीची पालखी पकडण्यात आली आणि त्यामध्ये हुबेहूब शिवाजी महाराजांसारख्या दिसणाऱ्या शिवाकाशीदला पकडून सिद्धी जव्हरच्या समोर आणण्यात आलं पळून जाणाऱ्या शिवाजी महाराजांना पकडल्याबद्दल सिद्धी जव्हरला हर्षोल्लास झाला होता शिवाजी महाराजांना पकडलं गेलं आहे ही बातमी सैन्यात पसरल्यानं सगळीकडं जल्लोष आणि आनंदोत्सव सुरू झाला होता सारे सैनिक नाचत होते खुद्द सिद्धी जोवरलाही आपल्या नशिबावर विश्वास बसत नव्हता पण त्याच्या गोटातल्या अनुभवी जाणकारांनी गुप्तहेरांनी फाजल खान आणि काही मराठा फितूर सरदारांनी हा तोतया शिवाजी असल्याचं बरोबर ओळखलं आपल्यासमोरील शिवाजी हा तोतया शिवाजी आहे हे कळाल्यानंतर सिद्धी जोहर भयंकर संतापला त्यानं शिवा काशीच्या गळ्यावर तलवार ठेवली आणि रागानं वेडापिशा झालेल्या सिद्धी जोहरनं त्याला विचारलं मूर्खा तुला माहीत आहे याचा अंजाम काय होणार आहे ते निधड्या छातीचा शिवा काशीत अत्यंत धैर्यानं म्हणाला अरे हा खोरा मी शिवाजी महाराजांचा सैनिक आहे मी मरणाला घाबरत नाही आज माझ्या अंगावर शिवाजी महाराजांचे कपडे चढले आहेत आणि या अवस्थेत जर मी मरण पावलो तर माझ्या जन्माचं सार्थक होईल चिडलेल्या सिद्धी जोहरनं शिवाकाशीतचं मुंडकं उडवलं आजही त्या महान वीराची शिवाकाशीतची समाधी पन्हाळ्याजवळ एका गावात आहे त्या महानवीराला मानाचा मुजरा मित्रांनो अशाच सुंदर सुंदर कहाण्या आणि किस्से ऐकण्यासाठी आपण माझ्या यूट्यूब चॅनलला भेट द्या आपल्या प्रोत्साहनाची मला गरज आहे मला प्रोत्साहन देण्यासाठी आपण माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा माझ्या व्हिडिओला लाईक करा कॉमेंट करा आणि शेअरसुद्धा करा आपले खूप खूप धन्यवाद